ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री ओम श्री परमात्मने नमहा अध्याय एकोणऐंशी वा बलवलाचा उद्धार आणि बलरामाची तीर्थयात्रा शुक म्हणाला परीक्षिता पर्वकाळ सुरू झाल्यावर मोठा झंझावात सुरू झाला धुळीचा वर्षा होऊ लागला आणि सगळीकडे पुवाची दुर्गंधी येऊ लागली त्यानंतर यज्ञशाळेमध्ये बलवल दानवाने मलमूत्र इत्यादी अपवित्र वस्तू टाकल्या एवढे झाल्यावर हातात शूळ घेतलेला तो स्वतः दिसला काजळाच्या ढिगांसारखे त्याचे प्रचंड काळेकुट्ट शरीर होते त्याची शेंडी आणि दाढीमिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लालगुंद होत्या उग्र दाढी आणि भुयांच्यामुळे त्याचा चेहरा अतिशय भयानक दिसत होता त्याला पाहून बलरामानी शत्रुसेनेचा संहार करणारी मुसळ आणि दैत्यांचा नाश करणाऱ्या नांगराचे स्मरण केले तात्काळ ती दोन्ही ताबडतोब ती दोन्ही शस्त्रे तिथे आली आकाशामध्ये संचार करणाऱ्या बलवलाला बलरामाने आपल्या नांगराच्या टोकाने ओढून घेऊन त्या ब्रह्मद्रोहीच्या डोक्यावर अत्यंत क्रोधाने मुसळाचा घाव घातला त्यामुळे वज्राच्या प्रहाराने कावेने लाल झालेला एखादा पहाड पडावा त्याप्रमाणे कपाळ फुटून रक्ताच्या धारा वाहत असलेला तो आर्थ किंकाळी फोळीत जमिनीवर कोसळला नंतर त्या भाग्यवान मुनीनी बलरामांची स्तुती केली कधीही व्यर्थ न होणारे आशीर्वाद दिली आणि देवानी व्रत्रासुराला मारणाऱ्या इंद्राला अभिषेक करावा त्याप्रमाणे त्यांना अभिषेक केला त्यावेळी ऋषींनी बलरामांना दिव्य वस्त्रे आणि दिव्य अलंकार अर्पण केले तसेच कधीही न कोमेजणाऱ्या कमळांची वैजयंती माळा अर्पण केली त्यानंतर ऋषींचा निरोप घेऊन बलराम ब्राह्मणासह कौशिकी नदीवर आले व तिथे स्नान करून जेथून शरयू नदी उगम पावती त्या सरोवरावर गेली तेथून शरयू नदीच्या काठाने जात जात प्रयागावर आले तिथे स्नान व देवाधिकांचे तर्पण करून तेथून पुलहाश्रमाला गेले तेथून गंडकी गोमती व विपाशा या नद्यामध्ये स्नान करून नंतर शोण नदात स्नान केले यानंतर गयेला जाऊन पित्र तर्पण केले तेथून गंगासागर संगमावर जाऊन तिथेही स्नान केले नंतर महेंद्र पर्वतावर जाऊन तिथे परशुरामाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले त्यानंतर सप्त गोदावरी वेना पंपा आणि भीमरती इत्यादी नद्यांमध्ये स्नान करीत कार्तिक स्वामीच्या दर्शनासाठी ते गेले तसेच तेथून महादेवांचे निवासस्थान असलेल्या श्रीशैल पर्वतावर जाऊन पोहोचले यानंतर द्रविड देशातील परम पुण्यमयी अशा व्यंकटचलावर जाऊन श्री व्यंकटेशांचे दर्शन घेतले आणि तेथून ते कामाक्षी शिवकांची विष्णुकांची असे करीत कावेरी नावाच्या श्रेष्ठ नदीत स्नान करून श्रीहरीचा निवास असलेल्या पुण्यमय अशा श्रीरंग क्षेत्री जाऊन पोहोचले तेथून पुढे त्यांनी श्री विष्णूचे क्षेत्र असलेला ऋषभ पर्वत दक्षिण मथुरा आणि महापापे नष्ट करणाऱ्या सेतुबंधाची यात्रा केली बलरामाने तेथे ब्राह्मणाला दहा हजार गायी दान दिल्या नंतर तेथून कृतमाला आणि ताम्रपर्णी नद्यांमध्ये स्नान करून सात कुलपर्वतापैकी एक अशा मलय पर्वतावर ते गेले तिथे असलेल्या अगस्त्य मुनींना त्यांनी नमस्कार आणि अभिवादन केले त्यांचा आशीर्वाद व निरोप घेऊन बलराम दक्षिण समुद्रावर गेले तिथे त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले यानंतर श्री विष्णूंचे स्थान असलेल्या अनंत शयनम क्षेत्री ते गेले आणि तेथील श्रेष्ठ अशा पंचाबसरस तीर्थामध्ये स्नान केले तेथे त्यांनी दहा हजार गायी दान केल्या भगवान बलराम तेथून निघून केरळ आणि त्रिगर्त देशांना जाऊन येथून शंकराचे क्षेत्र असलेल्या गोकर्णाला आली तिथे भगवान शंकर नेहमी विराजमान असतात तेथून त्यांनी द्वीपामध्ये निवास करणाऱ्या आर्या देवीचे दर्शन घेतले आणि तेथून शुरपारक क्षेत्रात ते गेले यानंतर तापी पयोष्णी आणि निर्विंध्या नदीमध्ये स्नान करून ते दंडकारण्यात गेले तिथे माहिस्मती नगराजवळ असणाऱ्या नर्मदेवर गेली तिथे मनुतीर्थाचं स्नान करून ते पुन्हा प्रभास क्षत्री परतली तिथेच ब्राह्मणाकडून कौरव पांडवाच्या युद्धामध्ये पुष्कळशा क्षत्रियांचा संहार झाला आहे हे ऐकून पृथ्वीवरील बराचसा भार कमी झाला असे त्यांना वाटले रणभूमीवर ज्या दिवशी भीमसेन आणि दुर्योधन यांचे गदायुद्ध चालू होते त्याच दिवशी त्यांना थांबवण्यासाठी बलराम कुरुक्षेत्रात जाऊन पोहोचले परंतु युधिष्ठिर नकुल सहदेव श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी ते आल्याचे पाहून त्यांना वंदन केले व ते गप्प राहिले हे काही सांगण्यासाठी येथे आले आहेत हे त्यांच्या लक्षात येईना भीमसेन आणि दुर्योधन असे दोघेही त्यावेळी हातात गदा घेऊन एकमेकावर विजय मिळवण्यासाठी म्हणून क्रोधाने निरनिराळे पवित्र घेत होते त्यांना पाहून बलराम म्हणाले हे राजा दुर्योधना हे भीमसेना तुम्ही दोघेही तुल्यबळ वीर आहात त्यापैकी भीमसेनाची ताकद जास्त आहे आणि दुर्योधनामध्ये गदायुद्धाचे कौशल्य अधिक आहे असे मी समजतो म्हणून सारखेच बळ असणाऱ्या तुमच्यापैकी एकाचा जय व दुसऱ्याचा पराजय होईल असे मला वाटत नाही म्हणून हे व्यर्थ युद्ध तुम्ही थांबवा परीक्षिता बलरामांचे म्हणणे बरोबर होते परंतु त्या दोघांमधील वैर इतके वाढले होते की त्याने ते ऐकले नाही कारण एकमेकांना पूर्वी केलेली दुरुत्तरे आणि एकमेकाशी केलेले दुर्व्यवहार यांचीच त्यांना एकसारखी आठवण येत होती त्यांचे प्रारब्धच तसे आहे असे म्हणून त्यांना विशेष आग्रह न करता ते द्वारकेला परतले तिथे उरशन वगैरे प्रियजनांना ते भेटले त्या ठिकाणाहून बलराम पुन्हा नैमिषारण्यामध्ये गेले तेथील ऋषींनी वैर युद्ध इत्यादींचा त्याग केलेल्या बलरामाकडून आनंदाने सर्व प्रकारचे यज्ञ करवले वास्तविक यज्ञ हे बलरामांचे अंगच होते सर्व समर्थ भगवान बलरामानी त्या ऋषींना विशुद्ध तत्वज्ञानाचा उपदेश केला त्यामुळे ते सर्वजण या संपूर्ण विश्वाला स्वतःमध्ये आणि स्वतःला सगळ्या विश्वामध्ये असल्याचा अनुभव घेऊ लागले नंतर नातलग व इष्टमित्रासमवेत बलरामानी पत्नीसह यज्ञांत स्नान करून सुंदर वस्त्रालंकार धारण केले त्यावेळी चंद्र चांदण्यामुळे शोभून दिसावा त्याप्रमाणे ते शोभू लागले भगवान बलराम अनंत असून त्यांचे स्वरूप मनालाही न कळणारे आहे त्यांनी मायेने मनुष्यासारखे शरीर धारण केले आहे त्या बलशाली बलरामांच्या अशा चरित्र कथांची गणतीच करणे कठीण जो मनुष्य अनंत व अद्भुत कर्मे करणाऱ्या भगवान बलरामांच्या चरित्र कथांचे सायंकाळी आणि प्रातकाळी स्मरण करतो तो भगवंतांना प्रिय होतो या ठिकाणी एकोणऐंशीवा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण मस्त